श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सदुसष्टावा राजा दशरथ म्हणाला हे मुनिश्रेष्ठा मी पाठवलेले हे नर तेथे जाऊन त्या भिक्षूला समाधीतून जागे करतील व कुटीत असलेल्या त्याला तेथे शीघ्र आणतील श्री वसिष्ठ म्हणाले राजा त्या महाभिक्षूचा तो देह प्राणरहित झाला आहे प्राणांचा आधार जो अन्नरस भाग तो सुकून निस्तेज झाला आहे त्यामुळे तो जीविताचे भाजन राहिला नाही त्या भिक्षूचा हा जीव ब्रह्मदेवाचा सारस होऊन जीवनमुक्त दशेत स्थित आहे त्यामुळे तो आता पुन्हा संसाराच्या योग्य होणार नाही एक महिनाभर माझ्या घराचे दार उघडू नका असे सांगून ठेवलेले त्याचे भृत्य त्या ग्रहाचे रक्षण करत आहेत त्यामुळे तुझ्या लोकांना त्या घरात जाताही येणार नाही एक महिन्यानंतर ते भिक्षूचे शरीर घरातून बाहेर काढून ते जलात बुडवून टाकतील व त्याच्या त्या कुटीत त्याच्याच आकाराचा दगडी पुतळा करून बसवतील नंतर तो भक्तांच्या मनकल्पित देवतारूपास प्राप्त होईल याप्रमाणे तो भिक्षू त्या देहाने मुक्त होऊन राहिला आहे तेव्हा प्राणचेष्टादी व्यवहार करण्यास असमर्थ असलेले त्याचे शरीर पुन्हा सजीव कसे केले जाईल ही गुणमयी माया भ्रांती परंपरेला कारण होणाऱ्या विक्षेप शक्तीने दुर्लंघ्य आहे सत्य आत्म्याच्या ज्ञानाने तिचे सतत अनायासाने उल्लंघन करता येते सोन्याची जशी कटकता तशी ती माया खोटीच अविद्यमान असतानाच तिने जगाचा आरंभ केला आहे प्रतिभासाचा जो विपर्यास त्याच एका कारणामुळे तिचा उदय झाला आहे मृत्तिकाच सत्य आहे घटादी विकार वाङ्मात्र आहे इत्यादी दृष्टांत श्रुतिवाणीवरून दार्ष्ट्यांतिकाभूत माया ही तशी मिथ्या स्वभावच आहे असे अनुमान होते ती जलातील तरंगपंक्तीप्रमाणे केवळ विचारानेच विनाश पावणारी आहे परमात्माच एका दृश्यमय दीर्घ स्वप्नापासून दुसऱ्या दीर्घ स्वप्नास प्राप्त होतो आणि अशा अविवेकानेच जीवत्वास प्राप्त होतो पण विवेकामुळे तो सर्व आत्माच आहे असे पाहतो त्यामुळे केवळ चिन्मात्र अवशिष्ट राहतो ज्याला जो प्रतिभास होतो तो आत्मबोधाने आत्माच आहे व अज्ञानाने तोच अत्यंत दुःखमय संसार होतो प्रत्येक भूत शरीराचे भ्रांतीने निरनिराळे जगनमंडल उदय पावले आहे प्राण्यापासून जशी लाटांची परंपरा उदय पावते पाण्यापासून जशी लाटांची परंपरा उदय पावते किंवा भिक्षूच्या स्वप्नात जसे अनेक संसार उदय पावले तसेच हे समज प्रस्तुत जगदरूपी स्वप्न ब्रह्मदेवापासून जसे उदय पावले आहे त्याप्रमाणेच अस्वच्छ चित्तापासून उदय पावलेला हा प्रपंच सर्व जीवांच्या चित्तात रूढ झाला आहे पण चित्तशुद्ध झाले म्हणजे तो त्या जीवाला पितामहाप्रमाणेच असत्य भासतो नंतर तसा भास झाल्यावर आत्माच कोट्यावधी ब्रह्मांडाप्रमाणे उदय पावतो असा प्रत्येक जीव निश्चय करतो हा जीव व्यक्ती प्रपंच रूपाने किंवा समष्टी प्रपंच रूपाने साधारण प्रपंच रूपाने किंवा प्रत्येक असाधारण प्रपंच रूपाने किंवा असाही स्फुरण पावत असो तथापि हृदयात तो प्रतिभास प्रतिभास समर्थ असा दीर्घ भ्रम पाहतो म्हणून तो स्वप्नाप्रमाणे मिथ्याच आहे कारण केवळ चित्सत्तेचा आश्रय करून तात्विक प्रतीतीपासून च्युत झाल्यामुळे तो देव तिर्यक मानवादी देहात जरामरण दुःखाला क्वचित प्राप्त झाला आहे त्या स्वप्नात विचित्र सुकृतशालिनी चित जीवश्चित आपल्या केवळ चित्तांशाच्या स्पंदानेच पाताल किंवा ब्रह्मलोक पुन्हा पुन्हा कल्पून त्याचा भोग घेत राहतो परमात्मचितच प्राणकल्पनेने स्पंदरूपिणी होऊन स्वतःमध्ये देहाकाराचा संभ्रम करून व बाहेर जाऊन विषयाकार संभ्रम करून त्यातल्या त्यात लुडबुडत राहतो याप्रमाणे भ्रांतीने त्याला चित्तता जीवता देहता विषयता जरी प्राप्त झाली तरी तो परमात्माच आहे तो ब्रह्म नव्हे ब्रह्मच प्रत्येगात्मा नव्हे असे म्हणता येत नाही कारण मुख जसे आरशात प्रतिबिंबित होते तसे ब्रह्मालाच उपाधिवशात जीवादी नाव प्राप्त होते शुद्ध आकाशातच जसे औपाधिक घटादी आकाश राहते किंवा निर्मल जलात दुसरे जल राहते त्याप्रमाणे व्यवहार दृष्टीने जर परब्रह्मच ब्रह्मात स्थित आहे तर परमार्थदृष्ट्या समोल उपाधिबाध झाल्यावर सर्व ब्रह्मच आहे असे म्हणण्यास कोणती हरकत आहे हा सर्व जीवलोक स्वात्मभूत अभय ब्रह्माच्याच जगद जगदरूपात राहतो त्यामुळे आरशात स्वतःहून भिन्न पाहिल्या जाणाऱ्या प्रतिबिंबाची बालकाला भीती वाटण्याचा जसा क्वचित संभव आहे तसाही या जगात कोणाला भिण्याचा फारसा संभव नाही तथापि केवळ अज्ञानाने हा जीव अन्यत्वाची कल्पना करून वृथा भितो त्या अन्यत्व कल्पनेचे कारण बुद्धीचा स्पंद आहे यास्तव तो बुद्धीचा स्पंद समाधीच्या अभ्यासाने अस्पंद केला असता भेदबुद्धीरूप संज्ञा आपोआप बुद्धीत लीन होते नंतर ती बुद्धी ही पूर्ण ब्रह्माकाराने चर्म ब्रह्मसाक्षात्कार रूप परिणामाने अग्नीत होम केलेल्या धृताप्रमाणे त्या दीप्त ब्रह्मात लीन होते चित्स्पंदच रूप सर्वात्म्यामध्ये विकास पावला आहे पण तो स्पंद अस्पंद जुर्भ्रण इत्यादी सर्व कल्पित आहे सत्य नव्हे तत्वदृष्ट्या तेथे स्पंद नाही एकता नाही व द्वित्व नाही तर शुद्ध चिन्मात्र सर्वस्व जसे आहे तसेच ते स्थित आहे विचाराने सर्व हा शब्द व त्याचा अर्थ यांचा सम एकरस स्वभाव ज्ञात झाला असता चिन्मात्र हेच परमार्थ सत्य आहे असा निश्चय होतो नंतर नाही असा हा अभावभूत प्रपंचही विद्यमान नाही मग भावभूत प्रपंच नाही हे काय सांगावे भेद कल्पनेने भेद उदय पावतो तो प्रकृतीचे चिन्ह आहे पण अभेदबोधाने सर्व भेद गळून गेला असता परतत्व अवशिष्ट राहते हे रामा तू अबोधानेच नानात्व आहेस पण त्या अबोधरूप नानात्वाचे चिंतन न केल्याने तू पूर्ण छिद्रूपच आहेस याविषयी तू वाटेल त्याला विचार परमार्थ हा असाच आहे यामुळेच तुझी माझी व दुसऱ्या सर्वांची परा निशंकता प्रतिष्ठित आहे त्या निशंकतेच्या बळानेच स्वप्न नाही जागृती नाही सुषुप्ती नाही तुर्यता नाही बंध नाही मोक्ष नाही व दुसरीही कोणती विपरीत कल्पना नाही असा सर्व द्वैताचा निषेध प्रवृत्त होतो अबोधामुळेच द्रष्टा दृश्य इत्यादी त्रिपुटीरूप जगत आहे पण तो अबोधच जेव्हा असत्य ठरतो तेव्हा शुद्ध आत्मरूप त्याची एक शांती हीच जगत या नावाची होते कारण ती शांतीच सर्वत जाते व्यापते या व्युत्पत्तीने जगत या नावास योग्य होते त्यावेळी द्रष्टा दृश्य दर्शन एतद्रूप त्रिपुटी तर अत्यंत अप्रसिद्ध आहे त्यामुळे तिला जगत हे नाव नाही तू सर्व संकल्प सोडलास म्हणजे तुझा स्पंदही अस्पंद होईल कारण संकल्परहित स्पंद व अत्स्पंद यांनी भेद पावत नाही चितच्या आदर्शनामुळे द्वैत ऐक्य इत्यादी रूप संकल्प उदय पावतो पण तो दर्शन मात्राने गेल्यावर केवळ चित ब्रह्मच अवशिष्ट राहते चित जो संकल्प कलंक स्फुरणसा पाहतो तो कलंक नव्हे ते चिद्धनाचे घनरूप आहे तू चिद्धनाच्या व्यापक पदात स्थिर हो कारण पूर्व भावावस्थानापासून संकल्पाधिक तुझ्या एकरूपत्वास प्राप्त झाला आहे तो त्याहून पृथक नाही पण त्वद पण त्वद्रूपाने विद्यमान आहे याच युक्तीने तू सर्व वस्तूंच्या आत्मैकरस्य संपादक निर्दोष बोधसाराचे अवलंबन कर हे चिच्चंद्रबिंबा हे असंकल्प कलंका भावभाव भा, क्षयात्मक अशा तू ज्याला चांगला स्पर्श केला आहेस असा सर्वही पदार्थ अमृताकार होतो तुझे महात्म्य काय वर्णावे भावभावादी कल्पनेला चिन्मयत्वास प्राप्त करून तू चितच्या समउल्लास विलासात चांगली विश्रांती घे हे रामा तू आनंद समुदाख्य स्वरूपाने स्थित होऊन स्पंद व अस्पंद संकल्प व विकल्प इत्यादी जेवढा म्हणून चित्तभ्रांतीभेद आहे तो सर्वही सर्वाकार सुखैकरूप शांती सत्ताच आहे त्याचप्रमाणे पूर्ण व अपूर्ण अशा दोन दशाही एकच आहेत माझे स्वरूप आहेत असे जाण इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे सप्तषष्टीतमः सर्ग श्रीराम